बोला कमी काम करा जास्त आमचे कोणी ऐकत नाही सांगून सांगून थकलो पण कोणी ऐकतच नाही काही परिणामच होत नाही अशा बोलण्यात ऐकणाऱ्यांपेक्षा सांगणाऱ्याचा दोष जास्त आहे केवळ बोलणारे कृती करत नाहीत त्यांनी स्वतःकडे बघावे आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निष्क्रियतेची साक्ष त्यांना पटेल दुसऱ्यांना केलेल्या उपदेशाचे यश हे पूर्णत त्यांच्या स्वतःच्या क्रियाशीलतेवर अवलंबून आहे वाटल्यास बोलू नका किंवा अगदी कमी बोला पण कार्यात तल्लीन व्हा थोड्याच दिवसात लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत असल्याचे दिसेल म्हणून बोला कमी पण काम करा जास्त कारण बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो तर कार्याचा प्रभाव कायमचा राहतो